आता विश्वात्मके देवी येणे वाघ यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या लेखनानंतर म्हणजे ग्रंथसिद्धी झाल्यानंतर शेवटी सद्गुरु श्रीमन निवृत्तीनाथांना पसायतान दान म्हणजे प्रसाद दान मागितलेला आहे श्री ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचा मायबाप विठोपाचा प्राणसखा ज्ञानियांचा शिरोमणी गुरु महाराज संत कुळीचे राजे श्री ज्ञानदेव म्हणून त्यांच्या समकालीन आणि त्यांच्या उत्तरकालीन सर्व संतांनी अत्यंत मृदू मधुर शब्दाने अत्यंत सोज्वळ भावनेने इतकंच नव्हे तर वस्तुनिष्ठ अशा स्वरूपाचा हा गौरव केलेला आहे ते मराठीमधले अभिजात प्रतिभासंपन्न किंवा नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा संपन्न असे असे कवी होते त्यामुळेच ते सर्वांच्या श्रद्धेचे आवडीचे आणि आदरणीय अशा प्रकारचे स्थान होऊन बसलेले आहे त्याची जी काही कारणं आहेत त्यामध्ये महनीय कारण म्हणजे त्यांची वाङ्मय निर्मिती ही आहे त्यात ज्ञानेश्वरी हे जे वाङ्मय कृतीचं स्वरूप आहे ते अत्यंत महनीय आहे कारण त्याचं स्वतंत्र आगळं वेगळं असं महत्व आहे तसं तर प्रत्येक त्यांच्या ग्रंथाचं स्वतंत्र असं महत्व आहे सर्वसामान्य स्वरूप सर्वही ग्रंथांच्या मध्ये अध्यात्म आणि साहित्य या दोन गोष्टी घेऊन त्यांनी आपलं वाङ्मय निर्माण केले ही गोष्ट खरी ज्ञानेश्वरीमध्ये रसालंकारयुक्त अशा भाषेचा वापर करून उत्तम साहित्य अध्यात्म भक्ती वैराग्य अष्टांगयोग हरिभक्ती भक्तभक्ती आणि गुरुभक्ती अशा व या प्रकारच्या अनेक मोहनीय विषयांचं निरूपण त्यांनी केलेलं आहे हे त्या ज्ञानेश्वरीचं खरं वैशिष्ट्य आहे त्या विषयांच्या पैकी आपण ज्ञानेश्वरीतील गुरुभक्ती या विषयाचं निरूपण केलं ते यथावकाश केलं यथामती केलं त्यात ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक सद्गुरु श्रीमन निवृत्तीनाथांना जे जे पसायदान म्हणून मागितलं ते ते सर्व वैयक्तिक विलासासाठी भोगविलासासाठी किंवा स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी नसून अखिल भूतमात्रांकरिता मानव समाजाकरिता असं ते मागितलेलं आहे ते स्वतः ज्ञानमूर्ती निवृत्ती मार्गी वैराग्य मूर्ती होते असं मान्य करून देखील असंही मान्य करावं लागेल की त्यांना व्यक्तिगत असा प्रपंच नसला तरीही अखिल विश्वाच्या उद्धाराची काळजी त्यांनी घेतली आहे आणि अखेरी विश्वकल्याणाचा प्रपंच अंगीकारलेला आहे स्वीकारलेला आहे हे त्यांच्या प्रसायदानावरून सिद्ध होतं त्यातील प्रत्येक मागणं हे समाजाच्या कल्याणासाठी समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक सप्रयोजन अशाच प्रकारचा आहे असा आपल्याला आढळतो त्यात पहिल्यांदा आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे दोषावे दोषोनी मज द्यावे पसायदा असं म्हटलेलं आहे यामध्ये आता शब्द जो आलेला आहे त्याचा विचार बराच करण्यासारखा आहे तत्पूर्वी या ओवीचा सरलार्थ ज्याला म्हणतात शब्दशहा अर्थ ज्याला म्हणतात तो असा आहे आता म्हणजे ग्रंथसिद्धीनंतर विश्वात्मके म्हणजे विश्वाचा आत्मा किंवा विश्वव्यापक किंवा विश्वस्वरूप देवी म्हणजे देवाने येणे वाघ म्हणजे माझ्या या वाघ यज्ञाने तोषावे म्हणजे संतुष्ट व्हावे प्रसन्न व्हावे तोषोनी म्हणजे संतुष्ट होऊन मज द्यावे पसाय दान हे म्हणजे मला हे म्हणजे पुढील वक्षमान प्रसादाचे दान द्यावे असा त्या गोवीचा शब्दशहा अर्थ आहे आता यात आता शब्दाचा थोडा खुलासा करतो आता शब्द हा संस्कृत मध्ये आलेल्या अथ शब्दासारखा अथ शब्दाचे बरेच अर्थ दिलेले आहेत अथ हे पहिल्यांदा मांगलिक आहे ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मात मांगलिका उभव असं म्हटलेलं तर यामध्ये शब्द हा मांगलिक कसा आहे असं वर्णन केलं दुसरी गोष्ट अशी की या शब्दाच्या दृष्टीने तुम्ही हे चिंतन करा की अनंतरी अर्थी अथ शब्द आलेला आहे म्हणजे अमक्यानंतर तुम्ही ब्रह्मसूत्रामध्ये ही गोष्ट बऱ्याच विस्ताराने आलेली आहे अथा तो ब्रह्मजिज्ञासा अथ शब्द हा अर्थी आहे असं श्री शंकराचार्यांनी लिहून कशाच्या नंतर याच्यावरही बराच वाद झालेला त्याबद्दल अनेक शास्त्रकारांनी चिंतन केलं म्हणजे एक शब्द छोटा असला तरी फार थोरा मोठ्यांनी त्याच्यावरती चिंतन केलेलं आहे साधन चतुष्टय नंतरम, का पूर्वमीमांसेच्या अध्ययनानंतरम असा खरा प्रश्न आहे त्याच्यावरही बराच वाद झाला तसाच हा आता शब्द आहे आता या शब्दाचा आरंभार्थे असाही अर्थ होतो म्हणजे सुरुवात इथे मात्र आता शब्दाचा अर्थ आहे ग्रंथ सिद्धीनंतर ग्रंथ परिसमाप्तीनंतर आता शब्द हा आरंभार्थी पण असतो सुरुवात करताना आता शब्द वापरला जातो आता शब्द अथ शब्दामध्ये कित्येक वेळा जसं लिहिलेलं आहे अथ नाम पक्षांतरण द्योतयती आता आतापर्यंत आम्ही तुम्हाला हा विषय सांगितला आता दुसरा पक्ष सांग म्हणजे दुसरा पक्ष सांगणं पक्षांतराचं दर्शन घडवणं यासाठी सुद्धा आता शब्द वापरलेला असतो ज्ञानेश्वरीत काही वे अनेक पद ज्यावेळी श्लोकामध्ये महत्वाची येतात आणि त्याचं वर्णन करण्याचा प्रसंग येतो त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज एका विषयाचं वर्णन संपून जेव्हा दुसऱ्याचं वर्णन करायला लागतात त्यावेळी बहुतेक आता शब्द आहेत उदाहरणार्थ यापूर्वी अभयम सत्वसंशुद्धी योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप आर्जवम असं वर्णन केलं त्यापैकी अभयाचं वर्णन संपलं आता सत्वशुद्धीचे लगेच सुरू म्हणजे एक विषय संपल्यानंतर दुसरा विषय ज्यावेळी सांगायचा असे आता शब्दाचे बरेच अर्थ आहेत पैकी इथे आता शब्दाचा अर्थ ग्रंथ परिसमाप्तीनंतर हा अर्थ घ्यायचा एक तेवढा फक्त सांगून जातो की ज्याचा विस्तार करायचा झाला तर एक स्वतंत्र ग्रंथ निर्माण होईल विश्वात्मके असा शब्द आहे यामध्ये देवे तीन शब्द विश्व आत्मा आणि विश्वात्मके देवे म्हणजे विश्वाचा आत्मा असणारा असा देव विश्वव्यापक असा देव आणि विश्वस्वरूप असा देव असे त्याचे तीन प्रधान अर्थ होतात यावर चिंतन सांगायचं झालं तर संपूर्ण वेदांत शास्त्र या तीन शब्दामध्ये संपत वेदांत शास्त्र कशाचा विचार सांगत विश्वाचा विचार सांगत त्याला तत्व विचार असं म्हणतात म्हणून विश्व विचार म्हणजे तत्व विचार आत्मा शब्दाला आहे आता ती नव्हती ती आत्मा या व्यतिरिक्तही आत्मा शब्दाचा बराच विचार आहे तो सगळा सांगत नाही फक्त एकच आत्मा शब्दाचा अर्थ आहे अर्थात व्यापनोती की आत्मा आत्मविचार या शब्दाने आध्यात्मिक विचाराचा भाग यामध्ये प्रतिपादन केला म्हणजे वेदांत शास्त्र विषय महत्वाचे एक तत्व विचार आणि एक अध्यात्म विचार विश्व शब्दाने तत्व विचार सांगितला आणि आत्मा शब्दाने आध्या अध्यात्म विचार सांगितला म्हणजे काय म्हणजे अहम या पदापासून म्हणजे अहंकाराधिकापासून प्रतीत होणाऱ्या देहात्मत्व वृत्तीपासून सुरुवात करून तो थेट सच्चिदानंद अद्वय स्वरूप आत्म आत्मस्वरूपापर्यंतचा विचार करणं याला अध्यात्म विचार असं म्हणतात आणि या दोन्ही विचारांचा ज्यावेळी शेवट होतो तेव्हा विश्वाचं अंतिम तत्व आणि अध्यात्म विचारातलं अंतिम तत्व म्हणजे ब्रह्मा हे दोन्ही एक रूप आहे म्हणजे देव म्हणजे देव शब्दाचा विचार ब्रह्मस्वरूपाचा विचार म्हणजे विश्व आत्मा आणि देव या तीन गोष्टींचा विचार केला की सगळाच विचार पूर्ण झाला विश्व विचारामध्ये समष्टी विचार आहे आत्मा शब्दामध्ये जीवस्वरूपाचा विचार आहे आणि देवस्वरूप देव शब्दामध्ये परमात्मा परब्रह्म स्वरूपाचा विचार म्हणजे व्यष्टी दृष्टीने अहंकाराधिक आत्मस्वरूपापर्यंतचा विचार विश्व शब्दाने दिसणाऱ्या समष्टी सृष्टीचा विचार आणि देवी शब्दाने म्हणजे देव शब्दाने मूळ अधिष्ठान ब्रह्म चैतन्याचा विचार असं तुम्हाला दिसून येईल या दृष्टीने जर तुम्ही चिंतन करू लागलात तर तीन शब्दामध्ये संपूर्ण वेदांत शास्त्राचं तत्व महाराजांनी वापरलेलं आहे आता बाकीचा विचार सांगत नाही एक मध्येच सांगतो तरी देव शब्दाचं मागे तुम्हाला सांगितलं ते एक लक्षात ठेवा देव शब्द दिवू धातू पासून तयार झालेला आहे तो प्रकाश या अर्थाचा आहे प्रकाशाचे जे अनेक प्रकार आहेत भौतिक प्रकाश विकारी प्रकाश निर्विकार प्रकाश साक्षरूप प्रकाश या सर्व प्रकाशांचं चिंतन करून देव शब्द हा सर्वांचा वाचक आहे कसे कसे अर्थ घ्यायचे ते आपण लक्षात ठेवायचं भौतिक प्रकाशामधून व्यावृत्ती कशी करायची विकारी प्रकाशापासून त्याची कशी व्यावृत्ती करायची वगैरे निर्विकार सगुण आणि निर्गुण या दोघांचा वाचक देव शब्द आहे असं आपण लक्षात ठेवा तेव्हा उभय वाचक सगुण निर्गुणाचा वाचक वा सूचक असा देव शब्द इथे महाराजांनी वापरला आहे आणि बहुतेक त्यांच्या सर्व ग्रंथांच्या आरंभी देव शब्द आलेला आहे ज्ञानेश्वरीच्या शब्दी देव सुरुवातीला शब्द दे देवा तुची गणेश हरिपाठामध्ये देवाची द्वारी अमृतानुभवामध्ये तिया वंदिली की देवो देवी असा देव शब्दाचा प्रयोग महाराजांनी केलेला आहे इतकाच विचार इथे चिंतनीय म्हणून तुम्हाला सांगतो विस्तार पुष्कळ असला तरी याच्यामध्ये अधिक विस्तार करण्याची जेव्हा प्रसंग वेळ येईल तेव्हा करू येणे म्हणजे या वाघ यज्ञ वाघ यज्ञ कशाला म्हणतात त्याच्याबद्दल थोडस सांगणं गरजेचं आहे यद्यपि याच्यावर एक स्वतंत्र ग्रंथ निर्माण होईल असा आहे पण ते सगळं आत्ता आपल्याला मी सांगत नाही ज्यावेळी प्रसंग येईल तेव्हा चिंतन करू आत्ता तुर्तास त्यातला महत्वाचा भाग असा ज्ञानेश्वर महाराजांनी आणि स्वतः भगवंतांनी चौथ्या अध्यायामध्ये जवळजवळ चौदा यज्ञाचे प्रकार सांगितले दैव द्रव्य यज्ञ तपो यज्ञ स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्चर्य संशित व्रता असे अनेक प्रकार तिथे सांगितलेले आहेत इथे मात्र वाघ यज्ञ सांगितले यज्ञ शब्दाचे जे अनेक अर्थ आहेत त्यातला एक भाग पहिल्यांदा सांगतो आणि मग बाकीचा विचार यज्ञ यज धातू आहे यज धातूचे तीन अर्थ आहेत संगतीकरण देवता पूजा संगतीकरण दानेशु यच म्हणजे संगतीकरण दान आणि पूजा असे यज्ञ शब्दाचे तीन अर्थ होतात या तीन अर्थापैकी इतर यज्ञामध्ये देवपूजा कशी असते देवदेवतांच्या पूजेमध्ये विधी कसा असतो हा वेगळा विषय तिथे संगतीकरण कोणत्या पद्धतीचं घडतं तो एक वेगळा विषय आहे आणि दान कसं केलं जातं ते पण वेगळं आहे त्याचा दृष्टांत म्हणून काही विस्तार सांगण्याची आवश्यकता नाही जेव्हा इतरत्र किंवा कुणाला विशेषत्वाने सांगायचं असेल त्यावेळी सांगू इथे फक्त एकच गोष्ट सांगायची की वाघ यज्ञाचं काय स्वरूप आहे आणि हे तीन प्रकारच्या धातूचे जे अर्थ आहेत म्हणजे यज धातूचे जे तीन अर्थ आहेत ते तिन्ही अर्थ या वाघ यज्ञाला लागू पडतात का एवढाच फक्त भाग तुम्हाला मी सांगणार तर वाघ यज्ञ शब्दाचा अर्थ आहे शब्दी शब्दो यजिजे तो वाघ यज्ञ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची व्याख्या करून ठेवलेली आहे त्यामुळं आपल्याला वाघ यज्ञ म्हणजे काय याची वेगळी व्याख्या करण्याची गरज नाही काहींनी स्वाध्याय यज्ञ एवढाच अर्थ केलेला आहे त्याचा नाही असं नाही तर स्वाध्याय हा सुद्धा यज्ञ आहे तोही वाघ यज्ञ आहे इथे ज्ञानेश्वर महाराजांनी वाघ यज्ञाची स्वतः केलेली जी व्याख्या तीच आपण जास्त प्रमाण मानून चिंतन करू शब्दी शब्दो जे तो वाघ यज्ञ म्हणजे शब्दामध्ये शब्दाचा हवन करायचं त्याला वाघ यज्ञ असं त्या वाघ यज्ञामध्ये तिन्ही गोष्टी कशा या वाघ यज्ञाला लागू पडतात तेवढाच फक्त मी भाग तुम्हाला सांगणार आहे तेवढाच म्हणण्याचं कारण या व्यतिरिक्त पुष्कळ भाग सांगण्यासारखा असला तरीही तो न सांगता महत्वाचा भाग तेवढा तुम्हाला इथे सांगतो वाक संगती आहे का वाक दान आहे का आणि वाक पूजा आहे असं तीन दृष्टीने आपण यांचं चिंतन करायचं तर वाक संगती ही यामध्ये आहे दान ही यामध्ये आहे आणि वाघ पूजा ही यामध्ये घडलेली आहे एवढा मोठा वाघ यज्ञ ज्ञानेश्वर महाराजांनी जो केला तो केवळ विश्व कल्याणासाठी केला वाक संगतीकरण मूळ श्लोकाचं चिंतन करून स्वतःच्या श्रीमन निवृत्तीनाथ सद्गुरूंना समोर ठेवून करण त्यांनी केलेलं आहे बरोबर भगवद्गीतेचा पदाची कोर न सांडी अशा पद्धतीने लिहिलेला आहे वाग्दान ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला या तत्वज्ञानाचा उपदेश करून वाग्दान केलेला आहे आणि महाराजांनी पुष्कळ ठिकाणी लिहिले आहे की मी ही केलेली संपूर्ण या ईश्वराची वाङ्मयी पूजा आहे जसं आचार्यांनी लिहितेशा वाङ्मयी पूजा सगळे लिहिलेले आहे की वाङ्मय पूजा आहे तर ती वाङ्मय पूजा यामध्ये त्यांनी केलेली आहे त्याच्याकरता स्वतंत्र वेगवेगळी वचन प्रमाण म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरीत आहेत ती स्वतंत्र आहेत आता त्याचा विचार सांगत नाही यामध्ये तिन्ही गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या आहेत आणि एवढा सगळा ग्रंथ लिहून ज्ञानेश्वर महाराजांनी मूळ गीतारूपी जो ग्रंथ आहे त्या गीतेच्या प्रत्येक पदाशी आपल्या टीकारूप शब्दाचं संगतीकरण बरोबर जुळत त्याने याच चिंतन केलं ते आता मी सांगितल्याप्रमाणे पदाची कोर न सांडे याप्रमाणे केले आदिनाथापासून गुरु शिष्य परंपरेने गुरु शिष्य क्रमाने गुरु संप्रदाय लब्ध असलेलं जे ज्ञान ते गुरूंच्या उपदेशाशी म्हणजे गुरूंच्या ग्रंथाशी बरोबर जुळेल मूळ परंपरेमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही म्हणून त्याला योग्य अशा प्रकारचं ज्ञान त्याने प्रतिपादन केलं म्हणून यातही गुरु संप्रदाय लब्ध ज्ञानाशी संगती करण म्हणजे गीता पदाशी संगती करण गुरूंच्या परंपरेने संप्रदाय लब्ध श्री गुरु संप्रदाय लब्ध जे ज्ञान त्या उपदेशाशी ज्ञानाशी संगतीकरण केलं आहे या ओवी छंदामध्ये म्हणजे ओवी वृत्तांतामध्ये असलेला हा ग्रंथ अत्यंत आशयघन अत्यंत पांडित्यपूर्ण अत्यंत रसपूर्ण अलंकारपूर्ण अर्थात अत्यंत काव्यमय असा तो ग्रंथ या विश्वात्मक देवाच्या चरणी समर्पण केला की माझा हा ग्रंथ माझ्या श्रीगुरूंच्या चरणी विश्वात्मक देवाच्या चरणी समर्पित आहे याच नाव आहे दान यामध्ये दान कार्य ज्याला म्हणतात त्यांनी केलेलं आहे आपण केलेलं संपूर्ण श्रेयदान दान हे अतिशय महत्वाचं आहे मी आज नाही जवळजवळ पंचेचाळीस वर्ष म्हणजे अर्धशतक होत आलं इतका वेळ पर्यंत मी हे सांगतो आहे की द्रव्य दान करणं सोपं आहे भूमिदान करणं सोपं आहे कन्यादान करणं सोपं आहे फार फार तर काय रक्तदानात हल्ले करतात ते रक्तदान करणं सोपं आहे अशी अनेक दान पण श्रेय दान करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी फार मार्मिक रीतीने श्रीवेदनाचं रूप लिहिलेलं आहे मला त्या लक्ष्मणाची त्यावेळी आठवण होते की लक्ष्मणाने आपलं संपूर्ण व्यक्तित्व रामचंद्र प्रभूच्या व्यक्तित्वामध्ये समर्पित केलं याबद्दल वाल्मिकीनी किंवा इतर कर्व सर्व टीकाकारांनी लिहिताना रामचंद्र प्रभूला म्हणतात तू रावणाला मारलंस आमच्याचा विनाश केला यात काही तुझा पुरुषार्थ नाही पण तू इंद्रजिताला मारलस यात खरं तुझं अलौकिक सामर्थ्य म्हणत वास्तविक इंद्रजिताला रामाने मारलेलं नाहीच आहे आणि हे सांगत असताना लक्ष्मण जवळ होता पण लक्ष्मणाने असं म्हटलं नाही हो राम भाऊ दादा मी मारले तुम्ही काय फुशारके मारताय असं नाही म्हटलं तर निवांत आहे खरं रामाला तरी हे कळायला पाहिजे होतं की ऋषी मुनी सांगतात त्यांना सांगायला पाहिजे बाबा मी नाही मारलं ह्या लक्ष्मणाने मारले आहे माझं कर्तृत्व नाही असं रामाने तरी सांगायला पाहिजे रामही बोलला नाही लक्ष्मण बोलला नाही बर ऋषी द्रष्टे होते त्यांना माहीत होते हे खरं खरं कोणी मारले हे त्यांनी तरी सांगताना सांगायला पाहिजे होतं की लक्ष्मणानं मारलं म्हणून कोणी म्हटलं सगळ्यांनी मान्य केलं त्याचं एकच कारण रामाला हे माहीत होतं की लक्ष्मणाचा असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही कारण लक्ष्मण माझ्यामध्ये व्यक्तित्वाने समर्पित आहे <clears throat> लक्ष्मणाला माहित होते की माझं जर व्यक्तित्व मी स्वतंत्र ठेवलंच नाही माझं व्यक्तित्व जर रामचंद्र मध्ये मी समर्पित केलंय तर मला वेगळं मी केले म्हणायचं काही कारण मी नाहीच आहे कुणात समर्पण केल्यानंतर माझं कुणीच जात आहे आपण पाहतो व्यवहारामध्ये की <clears throat> गुरु शरणागती करताना काया वाचा मनाने सर्वपणाने शरण म्हणतात का हे शरण नाही काय त्याला जसं वागायचं तसंच वागत असत तसा काय हा प्रकार नव्हता पूर्ण समर्पण होत आणि ऋषीमुनींना माहित होत की हे <clears throat> दोन्ही व्यक्ती दोन नसून ह्या व्यक्तित्व आपलं जीवन त्याच्यात समर्पित केल्या म्हणून तिघांच्या मध्ये ती एक वाक्यता आहे अगदी इथे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा असंच म्हटलं तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने निवृत्ती दे महाराज म्हणतात की त्या गीता नावाच्या गंगेला त्या ज्ञान गंगेला संस्कृत भाषेच्या टीका उपटीका रूपी आरडी दरडी भरपूर होत्या त्या तोडून माझ्या श्रीमन निवृत्तीनाथांनी मराठी भाषेचे अत्यंत सुंदर छोट्या छोट्या पायऱ्या असल्या कोणालाही जाऊन तिथून आंघोळ करून येता येईल असे घाट बांधले असले कोणी बांधले निवृत्तीनाथाने बांधले असं लिहितात नावा निशी लिहितात आणि हे स्वतः लिहितात तिथे ऋषित्री बोलत होते इथे स्वतः ज्ञानेश्वर माऊली बोलते याचा अर्थच असा आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं व्यक्तित्व श्री गुरूंच्या व्यक्तित्वामध्ये समर्पित केलेलं होतं म्हणून ग्रंथ व व्यक्तित्व दोन्हींचं समर्पण करून या वाङ्मय यज्ञामध्ये दान नावाचं जे कार्य आहे ते घडलेलं आहे म्हणून दान घडलं वाक संगतीकरण घडलं आता पूजा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्पिली अंघई गेली विश्वरूपाच्या ही मी केलेली वाङ्मय पूजा विश्वस्वरूपाच्या चरणी मी ही पुष्पांजली वाहतो आहे म्हणजे मी त्याची पूजा करतोय म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथद्वारा केलेली सेवा हीच माझी वाक्पूजा आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले म्हणजे या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये वाघ यज्ञ आहे असं जर म्हटलं तर वाघ यज्ञामध्ये वाघ संगतीकरण आहे का आहे वाघ दान आहे का आहे आणि वाङ्मय पूजा आहे का आहे म्हणजे तिन्ही गोष्टी वाङ्मय स्वरूपाच्या असल्यामुळं आणि तिन्ही गोष्टी या प्रत्यक्ष घडलेले असल्यामुळं येणे वाघ यज्ञे तोषावे असं जे नाव दिले ते सार्थ अन्वर्थ आहे कुठेही त्याच्यामध्ये होणं असं नाही म्हणून अत्यंत सार्थ अत्यंत अन्वर्थ आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना स्वतःला अभिप्रेत असलेलं हे ग्रंथाचं ग्रंथातलं शेवटचं नाव आहे यापूर्वीच धर्म कीर्तन हे सिद्धी गेले असं ज्ञानेश्वरीला म्हटलेलं आहे म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाला धर्म कीर्तन असंही नाव या नावाच्या अगदी मागच्या सुरुवातीत दोन ह्याच प्रकरणात दिलेलं आहे पण त्यानंतर हे शेवटचा नाव महाराजांनी दिलेलं आहे म्हणून येणे वाघ यज्ञे तोषावे आता तोषावे या शब्दामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण एखाद्याची सेवा करतो पण ती सेवा ज्याची करतो तो संतुष्ट होतो का महत्वाचा हे सर्वत्र लक्षात ठेवायचं म्हणजे कसं ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे पूजोने देवो पाहिजे देवाला बघायचं असलं तर अगोदर देवाची आपण पूजा करायची त्याला पुष्पहार अलंकार जे व्हायचे ते वाहून मग त्याच ध्यान करायचं अगोदर पूजा करायची आणि मग देवाला बघायचं पेरवणे शेतात जाईल अगोदर पेरणी करायची त्याची मेहनत मशागत करायची मग धान्य काढण्याला जायचं पेरायला जायचं नाही मेहनत मशागत करायची म्हणजे कुठे चालला म्हणजे धान्य काढण्याला काय काढणार असायचं कसं उगव पेरलंच नाही तर उगवलं बघायला काय करा म्हणजे शेतामध्ये उगवले कसं बघायचं असेल धान्य काढायला जायचं असेल तर अगोदर काय केलं पाहिजे पेरणी केली मग पेरूनी शेतात जाईल त्याच्या पुढची गोष्ट काय लिहिली आहे तिला तोषवणी प्रसादू घेजे अतिथीचा अतिथी म्हणजे जावई नव्हे तो सहा महिने अगोदर मी केव्हा येणार कोणत्या येणार किती वाजता येणार कोणत्या स्टेशनवर येणार तुम्ही कुठे या मी कुठे या सगळं लिहित असतो अतिथी शब्दाचा अर्थ तिथी वार नक्षत्र काहीही न पाहता एकदम दत्त संप्रदायाप्रमाणे दत्त म्हणून उभा राहतो त्याचं नाम अतिथी दत्त संप्रदाय म्हणजे दत्त श्री गुरूंचे अनुयायी नव्हे दत्त शब्दाचा अर्थ एकदम अचानक कुठे जाणं त्याला दत्त म्हणतात तो माणूस आमच्या समोर दत्त म्हणून उभा ठाकला म्हणजे एकदम उभा ठाकला पूर्व सूचना न देता असे जे पूर्व सूचना न देता कुठेही जातात केव्हाही जातात त्याचं नाव दत्त संप्रदाय <laughs> असा दत्त म्हणून एखाद कोणी उभा राहतो त्याला काय करायचं त्याला काही नाही त्याला अतिथी समजायचं देव समजायचं आणि त्याचा संतोष घ्यायचा त्याला जीव घालणं त्याला या स्वागत स्वागत करणं आणि त्याचा संतोष घेऊन प्रसाद म्हणजे अतिथीला सुद्धा पहिल्यांदा काय करा संतुष्ट म्हणजे अतिथीला सुद्धा अगोदर संतुष्ट करा सलीम त्याप्रमाणे मी केलेल्या वाघ यज्ञाने ज्या विश्वात्मक देवाची मी ही वाङ्मय सेवा केली तो विश्वात्मक देव सद्गुरु श्रीमन निवृत्तीनाथ हा संतुष्ट आहे का नाही तो देव संतुष्ट नसेल तर काय म्हणून तोषवणे संतोष त्यांना व्हायला पाहिजे ही विशेष महत्वाची गोष्ट आहे संतुष्ट होऊन ज्यांना ज्यांना श्री गुरु संतुष्ट होऊन प्रसाद देतात त्यांच्या सर्व विद्येवर त्यांच्या वाणीवर त्यांच्या कलेवर गुरुप्रसाद असल्यामुळे सर्वत्र त्याचा उपयोग होतो प्रभाव होतो फार तर काय सगळ्यात शेवटी महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे गुरुप्रसादाने संपन्न असलेलं वाङ्मय सत्यम प्रिय हितं हितंजी अशा प्रकारचं ते होतं प्रिय हितक आणि सत्य स्वरूपाचं असं ते वाङ्मय गुरुप्रसादाने निर्माण होतं म्हणजे वाक्तप ज्याला म्हणतात ते वाङ्मय तपही त्याच्याकडून घडू शकत असा हा त्या प्रसादाचा प्रकार आहे म्हणून तोष संतुष्ट होऊन अगोदर तुम्ही संतुष्ट व्हावं आणि संतुष्ट होऊन दादाने असं लिहिलंय की गुरूंना ज्यावेळी आपल्याला परिप्रश्न करायचा आहे त्यावेळी अगोदर त्यांची सेवा करा आणि सेवा करून ते प्रसन्न आहेत का पहा आणि त्यांची प्रसन्नता पाहून मग त्यांना प्रश्न विचारा परिप्रश्न करा पण त्यांना संतुष्ट आहेत का हे पहा प्रसन्न आहेत का त्याप्रमाणे इथे मी केलेल्या वाघ यज्ञाने सद्गुरु प्रसन्न आहेत का हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आपण पाहतो हे जी थोर भक्ती आवडते देवा म्हणजे देवाला आवडते ती भक्ती करायची का आपल्याला आवडते ती देवाची भक्ती करायची आपल्याला आवडते ती देवाची भक्ती जर आपण केली तर देव प्रसन्न नाही देवाला आवडते ती भक्ती आपण केली तर देव नक्की प्रसन्न एका साहेबाला प्रसन्न करून घ्यायचं होत तर त्याला प्रसन्न करून घेण्याकरता त्याला काहीतरी दिलं पाहिजे त्याची काही सेवा केली पाहिजे म्हणून एका गृहस्थाने विचार केला काय करावं तर त्या साहेबाला कलिंगड शब्द जो आहे तो ऐकला की ओकार येईल त्याला फार त्याचं वावड होत आत्ताच्या शब्दामध्ये अलर्जी होती नावाची सुद्धा पदार्थ आल्यावर तो सोडून त्याने विचार केला की काय द्यावं काय द्यावं त्याच्या लक्षात आलं कलिंगड द्यायला हरकत नाही म्हणून एक कलिंगड घेतलं साहेबाच्या घरी जाऊन त्याला नेऊन दिले साहेब मुद्दाम करता आणून ठेवले नेऊन नेऊन ठेवल्याबरोबर शब्द ऐकला ते दर्शन घेतल्याबरोबर अलर्जी सुरू झाली आता तो साहेब प्रसन्न होईल का होणार नाही त्याप्रमाणे जे त्या गुरूंना आवडत नाही ज्या त्या देवाला आवडत नाही तो संतोष कसा होणार म्हणून त्यांचा संतोष अतिशय महत्वाचा तो शोनी मज म्हणजे मला यद्यपि इथे ज्ञानेश्वर महाराजांनी मज म्हणजे मला असं लिहिलेलं आहे ही गोष्ट खरी पण त्यांच्या मला शब्दाचा अर्थ साऱ्या विश्वात शब्द जरी मला लिहिला असला तरी कारण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मला असा शब्द महाराजांनी वापरलाय मजा असा शब्द वापरलाय कित्येक वेळा आदरार्थी प्रयोग सुद्धा बहुवचनी प्रयोग सुद्धा अनेकांचं प्रतिनिधित्व म्हणून करावं लागत त्याचा प्रयोग केला जातो उदाहरणार्थ बोलते वेळी किंवा मी आपल्या या मासिकामध्ये लिहित असताना आम्ही या स्वस्तीश्री प्रपंचाचा व्यवहाराचा प्रपंच अंगीकारलेला आम्ही म्हणजे मी नाही आम्ही म्हणजे आम्ही तुम्ही चार माणसं आहोत त्याच्या मागे त्यांचं सगळ्याच प्रतिनिधित्व करून आम्ही म्हणजे स्वस्तिश्री परिवारासहित आम्ही असा आम्ही शब्द वापरला जातो कित्येक वेळा आम्ही कीर्तनात सांगतो की आमचं हे म्हणणं आहे आम्ही हे सांगतो आम्ही हे सांगतो म्हणजे आम्ही म्हणजे संत हे सांगतो न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही अगोदर आपला देह मी आहे असं म्हणू नका म्हणजे आम्ही बोलतो याची तुम्हाला खात्री पटेल असं सांगितलं जातं त्यावेळी आम्ही म्हणजे संत तसं इथे मला शब्द वापरलाय पण मला म्हणजे साऱ्या विश्वाला विश्वकल्याण ज्याच्यामध्ये आहे समाजोन्नती ज्याच्यामध्ये घडणार आहे समाजामध्ये दैवी संपदा ज्याच्यामुळे नांदणार आहे असं पुढच्यावरून लक्षात येतं यात आपल्याला दिसून येईल की मला शब्दाचा अर्थ व्यक्तीला नसून मला शब्दाचा अर्थ संपूर्ण विश्वाला हे शब्दाचा अर्थ आहे वक्षमान मागी काही नाहीच आहे हीच ओवी पसायदानातली पहिली आहे मग पसायदानाच्या एकंदर यादीमध्ये पहिलीच जर ही ओवी आहे तर पहिल्या ओवीत मागचं हे म्हणून सांगायला काही दर्शन करायला नाहीच आहे हे दान द्या म्हणजे मागे काही लिहिलं नाही सगळ्या ओव्या तुम्ही पाया पहा दानाचा उल्लेख मागण्याचा उल्लेख मागे कुठेही नाही आणि हे शब्द आलेला आहे तो हे शब्द हा वक्षमान हे म्हणजे पुढे नेहमी अनेक ग्रंथकाराने लिहिले <clears throat> इदम हे हे म्हणजे यापुढे व क्षमान असा त्याचा शब्दशहा अर्थ आहे यापुढे म्हणजे यापुढे मागितले जाणारे मी यापुढे जे मागणं करणार आहे त्या मागण्याप्रमाणे मला प्रसाय दान द्यावे प्रसादाचे प्रसाय दान प्रसाद त्याचा अत्यंत मधुर रूप ज्ञानेश्वर महाराजांनी तयार केले ते प्रसाय आणि पुढील प्रसादाचं दान मला तुम्ही द्यावं पुढील प्रसाद दानाची मला इच्छा आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी यात व्यक्त केलेलं आहे ही गोष्ट ध्यानात ठेवायची यात की जो सेवा करणारा मनुष्य असतो त्यालाच फलाची प्राप्ती मराठीत अशी म्हण आहे जो सेवा करील तो मेवा खाईल हल्ली गंमत अशी सेवा न करता मेवा खायला येणाऱ्या लोकांची दाटी फार आहे फार दाटी आहे सेवेचा पत्ता नाही आणि मेवा खायला मात्र पहिला नंबर वाच कामाला कधी मध्ये जेवायला आधी अशी सगळी एकंदर परिस्थिती आहे मी करता सांगतो आहे की सेवा करणाऱ्याला मेवा मिळतो हा एक भाग आहे पण सेवा करणाराच मेवा मागण्याचा अधिकारी आहे ज्ञानेश्वर महाराज एवढा संपूर्ण वाघ यज्ञ करून गुरूंच्या जवळ मागणं मागतात तेव्हा मागणं मागण्याचे ते अतिशय थोर अधिकारी आहेत एक आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ही सगळी वसायदान म्हणजे वैश्विक प्रार्थना या विज्ञान युगामध्ये देव धर्म इत्यादी बाबत मानावं मानू नये याच्याबद्दल वाद आहे न मानणारा वर्ग आहे मानणारा वर्ग आहे कमी जास्त प्रमाण हा वेगळा विषय पुन्हा पण प्रार्थना मानणारा एक मोठा वर्ग आहे की या युगामध्ये सुद्धा या विज्ञानात प्रवृत्त झालेल्या लोकांमध्ये सुद्धा प्रार्थना करावी इथे मानायला लोक तयार झाले कारण काही असू द्यात त्याची पण प्रार्थना करावी असं ते मानतात कोणाची करावी याच्यातही बदल आहे पण प्रार्थना मान्य करतात ही गोष्ट म्हणतो तर प्रार्थना शब्दाचा अर्थ असा आहे प्रकृष्ट अर्थना प्रार्थना श्रेष्ठ स्वरूपाची दर्जाची प्रार्थना त्याला प्रार्थना याचना म्हणजे पसायदान ही एक प्रकृष्ट याचना आहे श्रेष्ठ स्वरूपाचं मागणं आहे म्हणून याला प्रार्थना म्हणतात श्रेष्ठा जवळ मागणं यालाही प्रार्थना असं म्हणतात इथे श्रीमन निवृत्तीनाथ हे साक्षात सदाशिवाचा अवतार असा असल्यामुळे अत्यंत श्रेष्ठ आहेत म्हणून श्रेष्ठा जवळ केलेलं मागणं जवळ केलेलं मागणं श्रेष्ठाजवळ केलेलं मागणं म्हणून प्रार्थना श्रेष्ठ स्वरूपाचं मागणं म्हणून प्रार्थना आणि मागणारे ज्ञानेश्वर महाराज हे अत्यंत श्रेष्ठ आहेत की म्हणा विश्व माऊली आहे म्हणून श्रेष्ठाने केलेली प्रार्थना अशा स्वरूपाची असल्यामुळे याला प्रार्थना असं म्हणायला काहीही हरकत नाही ती व्यक्तिगत नसून वैश्विक आहे ही महत्वाची गोष्ट लक्षात आपल्याला जर उद्या सर्वात श्रेष्ठ अशा स्वरूपाची एखादी प्रार्थना लिहून द्या असं जर कोणी म्हटलं तर तुम्ही काय सांगाल प्रसायदानापेक्षा श्रेष्ठ स्वरूपाची प्रार्थना असणे संभवनीय नाही पुढे झालं मागे झालं नाही आता नाही ह्या पुढे सुद्धा होणार वेदामध्ये यद्यपि या अर्थाच्या वैश्विक स्वरूपाच्या प्रार्थना पुष्कळ आहे त्या त्या स्वरूपाने आलेल्या आहे यामध्ये आपल्याला ते दिसून येईल सर्वे सुखिन सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राने पश्यंतु मा कश्चित दुःख मापनुयात असं वेदामध्ये म्हटलंय त्याचा पुढेसाद याच्यामध्ये तुम्हाला दिसतोच आहे म्हणजे वेदामध्ये आलेल्या वैश्विक स्वरूपाच्या प्रार्थनेचं मूल तत्व ते या प्रार्थनेमध्ये सहजच आलेलं आहे आणि त्या वैश्विक स्वरूपाच्या व्यापक स्वरूपाच्या मागण्याचं तत्व मनामध्ये धारण करून ज्ञानेश्वर महाराजांनी हे मागण्या केलेलं आहे यात वैशिष्ट्य काही असेल तर ते वैशिष्ट्य असं आहे ही प्रार्थना वैदिक आहे वेदाला धरून आहे या प्रार्थनेमध्ये वेदाशी विरुद्ध असे एकही वचन नाही म्हणजे वेद अविरुद्ध वैदिक वेदानुमोदित अशा प्रकारची ही प्रार्थना आहे आणि स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे संतांनीच केलेली ही प्रार्थना आहे विश्व माऊलीने केलेली प्रार्थना आहे यामध्ये सर्व साधनांचा सर्व मागण्यांचा तुम्ही जर विचार केला तर त्या मागण्यामध्ये पूर्ण उपद्रवरहितत्व अतिशय महत्वाचा आणि आपणही असं लक्षात ठेवा की वस्तूचा व्यक्तीचा उपयोग किती होतो यापेक्षा उपद्रव काय होतो का होत नाही याचं चिंतन पहिल्यांदा करायचं बऱ्याच वेळा अनुभव असा येतो व्यवहारात तर पावलं पावले आम्हाला अनुभव येतो की ज्या माणसाचा जो उपयोग होतो त्यापेक्षा त्याचा उपद्रव अधिक होतो अज्ञानी माणसांच्या लक्षणात ज्ञानेश्वर महाराजांनी ही गोष्ट अत्यंत प्रकर्षाने लिहिलेली आहे ती प्रकर्षाने अशी लिहिली आहे की अज्ञानी माणसं अज्ञानी लोक किंवा पढत मूर्ख लोक यांचा ज्या मानाने उपयोग होतो त्या मानाने त्यांचा उपद्रव प्रचंड स्वरूपाचा असतो त्यांची उपद्रव शक्ती अतिशय प्रबल अशा स्वरूपाची असते असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे उदाहरणच त्यातलं द्यायचं झालं तर एक उदाहरण देता येतं ते म्हणजे मिणमिणती पण ती किंवा छोटी अग्नीची ठिणगी दिसायला छोटी असते प्रकाश मर्यादित असतो ऊब जवळजवळ नसते असलेली आहे उष्णता म्हणून म्हणावी लागते पण लागला तरी काडी उरून येते तो जर कुठे लागला तर काडी सुद्धा शिल्लक ठेवित नाही अशी ही उपद्रव शक्ती फार मोठी असते म्हणून एखादा व्यवहार करताना एखाद्या माणसाकडून काम करून घेताना एखाद्या वस्तूचा वापर करताना त्याचा उपद्रव होत नाही ना हे पहिल्यांदा बघा उपयोग किती होतो हा दुसरा विषय निदान उपयोग कमी झाला तरी हरकत नाही पण त्याचा उपद्रव होऊ नये पण उपयोग तर होतच नाही आणि उपद्रव शक्ती जास्त होते त्यावेळी उपयोगितेचा विचार करणाऱ्या माणसं असं म्हणावं लागतं की भीक नको पण कुत्र्यावर तुझ्याकडून मला होणारा उपयोग नको पण तुझा उपद्रव थांबव बाबा म्हणायची वेळ काय तुझा मला उपयोग करून घ्यायचा होता पण तो उपद्रव नको उपयोग नको पण मला उपद्रव देऊ नकोस असं म्हणण्याची वेळ आहे कितीतरी वेळा आम्ही अशा कामावर नेमलेल्या लोकांचा मला अनुभव आहे एखाद्या कामाचं प्रतिनिधित्व दिल्यावर <clears throat> अनुभव आहे पुष्कळ व्यवहारामध्ये असा अनुभव येतो आणि ही गोष्ट या आसुरी संपत्तीला अतिशय महत्वाने लागू पडते लक्षात ज्ञानेश्वर महाराजांनी त्यासाठी मुद्दाम तो दृष्टांत दिलेला आहे तो त्याचा खुलासा मी इथे करीत नाही फक्त मिणमिणत्या पणतीचा दृष्टांत एवढं लक्षात ठेवा जे विस्तार केव्हाही सांगू त्या दृष्टीने इथे महाराज सांगतात तोषोने मज द्यावे पसाय दान हे प्रसादाचं दान तुम्ही मला द्यावं आणि या मागण्यामध्ये एकही मागणं उपयोगी सगळ्याला वैश्विक उपयोगाचा पण उपद्रवाचा संबंध कुठेही नाही वैशिष्ट्य कोणी विचारलं तर हे सांगा पसायदानामध्ये मागितलेल्या साधनापैकी एकही साधन किंचितही उपद्रवकारक नाही म्हणजे उपयोग किती आहे उपयोग किती आहे नंतर बघू उपयोग किती ऐकायचं झालं तर ज्या वैश्विक हृदयाने मातृ हृदयाने हे मागणं मागितलं त्याच मानाचा वैश्विक मातृ हृदयाचा त्याला उपयोग आहे उपयोग सांगायचा नाही असा त्याचा अर्थ उपयोग फार मोठा आहे पण योग फार मोठा आहे हा एक भाग आहे पण त्याही पेक्षा महत्वाचा भाग आहे की उपद्रव राहित्य हे या पसायदानात मागितलेल्या प्रत्येक मागण्यामध्ये आहे उपद्रव रहितत्व हे अतिशय महत्वाचा निरुपद्रवी सर्व मागणी प्रत्येक मागणं हे निरुपद्रवी स्वरूपाचा आहे त्याच्यातलं वैशिष्ट्य आम्ही पाहतो गाडी घेतली त्याचा उपयोग होण्यापेक्षा उपद्रव ड्रायव्हर ठेवला त्याचा उपयोग होण्यापेक्षा उपद्रव फार एखाद्या विद्यार्थ्याला काही काम सांगितलं त्याचं काम होण्याच्या ऐवजी उपद्रवच फार किती उपद्रव होतो त्याचा हे नाही मी एका मुलाला एक ते दार करायला लावलं स्वामींचे तू करायचं नाही म्हणत होतो मला येत नाही म्हणत अरे तू घरचं काम करा गेल्यास तुला करायला काय हरकत आहे कर ना म्हणून त्याला नेऊन बसवलं त्याने गेला आणि होतं ते जे दुरुस्त करायचं ते मोडूनच टाकलं मी त्याला विचारलं का तुला नीट करायला सांगितलं तुला मोडायला कोणी सांगितलं तो म्हणाला मला येत नाही असं मी तुम्हाला सांगितलं होतं मला करायचं नव्हतं तुम्ही मला सांगितलं म्हणून मी काय केलं मोडूनच टाक कटकट आहे की नाही गंमत असा अ पासून ह पर्यंत आम्हाला अनुभव की उपयोगितेच्या पेक्षा उपद्रवता त्यांची ज्यावेळी दिसते त्यावेळी लक्षात येते की याच्या उपयोगापेक्षा उपद्रव नको बाबा म्हणून उपयोग सुद्धा नको म्हणायची वेळ काय त्याचा जो काही अल्पस्वल्प उपयोग होतो तो सुद्धा नको म्हणायची वेळ त्याच कारण उपयोग अल्प आणि उपद्रव अधिक अधिक उपद्रवाला कंटाळून अल्प उपयोग सुद्धा त्याचा नको म्हणण्याची पाळी येते या साधनांच्या पैकी या मागण्यांच्या पैकी एकही मागणं असं नाही की ज्या मागण्यामध्ये रतिमात्र उपद्रवाचा वारा तरी असेल तो सुद्धा हे या सगळ्या मागण्यामध्ये वैशिष्ट्य आहे असं आपण लक्षात ठेवा यानंतर ज्ञानेश्वर मौली सांगते हे म्हणजे पुढील वक्षमान आहे सांगा पहिलं मागणं जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे याचा पहिल्यांदा मी शब्दशा अगोदर अर्थ सांगतो आणि मग आताप्रमाणे हे विस्तार सांगतो जे खळांची व्यंकटी सांडो खळांचा म्हणजे दुष्टांचा दुष्टपणा दुष्टांची कुटिलता व्यंकटी शब्दाचा थोडक्यात सरळ अर्थ आहे वाकडेपणा दुष्टांचा वाकडेपणा दुष्टांची कुटिलता दुष्टपणा जावा त्याचं नाव आहे जे खळांची व्यंकटी सांडो खरं शब्दाचा अर्थ आहे जो चांगल्या गोष्टींचा सुद्धा किंवा प्राप्त असलेल्या गोष्टींचा चांगला उपयोग करता येत असूनही त्याचा दुरुपयोग करतो परपीडा करण्यामध्ये तज्ज्ञ असतो दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होतो व दुसऱ्याच्या सुखानेच दुःखी होतो अशा प्रकारचा जो त्याला खळ असं म्हणतात विद्या विवादाय धनमदाय शक्ती परेशाम परपीडनाय खलस्य साधोर विपरीतमे तज्ञानाय दानाय च रक्षणाय विद्या धन आणि शक्ती जर मिळाली तर काय विद्या विवादाय खळाला मिळाले की विद्या मिळाले की विवाद करीत धनम मदाय धन मिळालं की उन्मत्त होत शक्ती परेशाम परपीडनाय शक्ती मिळाली की ह्याला धक्का दे त्याला ह्याला कोपर खेळते लोकाला आता याचे पुष्कळ अर्थ आहेत खळाबद्दल इतकं लिहिता येईल तेवढं खळ कोणाला म्हणतात एवढं बंडल आहे खळाची व्याख्या करून तुम्ही पुढचं सगळं लक्षात ठेवा किंवा आसुरी संपत्तीमान जो असतो त्याला खळ म्हणतो किंवा अज्ञानाची जी तेराव्या अध्याय दिलेली लक्षण ती सगळी खळाची लक्षणं आहेत म्हणून खळ म्हणजे असा दुष्ट यद्यपि खळ शब्दाचे पुष्कळ अर्थ आहे त्या वस्त्राला लावलं जातं त्याला खळ म्हणजे खळ म्हणजे दुष्ट पुरुष त्याच्या ठिकाणी असलेली कुटिलता त्याच्या ठिकाणी असलेला वाकडेपणा दुष्टपणा तो जावा गंमत अशी आहे दुष्टांचा तो वाकडेपणा जाऊन पुढे काय घडावं तया सत्कर्मे रती वाढो त्याची म्हणजे त्या दुष्टांची धर्म वेदनीती भगवत भक्ती इत्यादी सत्कर्मांच्या ठिकाणी रती रती शब्दाचा अर्थ आहे श्रद्धा सहित प्रीती श्रद्धा सहित प्रीती वाढो ती वाढा वाढीच लागावी आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे भूत मात्रांमध्ये एकमेकांशी जीवाचे म्हणजे जीवाभावाचे म्हणजेच सर्व भूतांमध्ये आपलाच जीव आहे अशा ऐक्य भावाचे केवळ देहाचे बाह्यात कार्य नव्हे असे मैत्र म्हणजे मित्रत्व पडो म्हणजे निर्माण हो असा या ओवीचा